ज्ञानेश्वरीचा आरंभ ज्ञानेश्वरांनी आत्मतत्वाला अभिवादन करून केलेला आहे वस्तुत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात मंगलमूर्तीच्या वंदनाने करण्याचा परिपाठ आहे ज्ञानेश्वर नाथपंथी होते त्यामुळे आदिनाथाला वंदन त्यांनी केलं असतं तर ते अपेक्षित होतं पण कुलदेवता किंवा आराध्य देवता आणि गणेश यांच्याऐवजी ज्ञानेश्वर विश्वाच्या अणुरेणूमध्ये ओतोप्रोत भरून राहिलेल्या आत्मतत्वाला अभिवादन करून आपल्या ऐतिहासिक वाघयज्ञाला आरंभ करतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे जे आत्मरूप आहे ते आद्य तत्व आहे विश्वातलं हे स्वसंवेद्य आहे याची अनुभूती इतरांना करून देता येत नाही वेदांनी याचं प्रतिपादन केलेलं आहे हे ओंकार रूप आहे या आत्मतत्वाचं प्रतीक ओंकाराच्या आकारामध्ये साठलेलं आहे या ओंकाराच्या आकृतीमध्ये ज्ञानेश्वरांनी त्यांना अभिप्रेत असलेला गणेश पाहिला याचा आकार म्हणजे गणेशाचे चरणयुगल याचा उकार म्हणजे गणेशाचं विशाल उदर आणि याचा मकार म्हणजे गणेशाचं मस्तक अ उ म आणि वरती अर्धचंद्राकृती या साडेतीन द्वारे ओंकाराची आकृती सिद्ध झालेली आहे त्या ओंकाराच्या आकृतीमध्येच ज्ञानेश्वरांनी गणेश मूर्तीची प्रचिती घेतली आणि तिला आपल्या गुरुच्या कृपेने अभिवादन केलं

प्रकार श्री शारदा विश्वमो